नमस्कार मित्रांनो पंछी तू उड़ जावतन में रुत है ये प्रभु मिलने की मस्त पवन है महका नमस्कार मित्रांनो मी शीमा आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचा विषय आहे मूल्यांचे महत्त्व मित्रांनो मूल्य ही आपले जीवनाची शोभा आहे मानवी जीवनच फुलासारखे जीवन आहे आणि त्यातील सुगंध गुण म्हणजे सुगंध आहे मित्रांनो ज्याप्रमाणे सुगंधी फूल सर्वांना आकर्षित करते त्याचप्रमाणे गुणी जनांचे जीवनही सर्वांना आकर्षित करते मित्रांनो आपण सर्वजण या सृष्टीरूपी नाटकामध्ये पाठधारी आहोत आणि आपल्यामध्ये असणाऱ्या गुण विशेषता वैशिष्ट्य ही आपली कला आहे आणि या कलेद्वारे आपल्या सर्वांना आपले जीवन फुलवायचे आहे सुगंधी बनवायचे आहे आणि त्या आधारे मूल्यांचा विकास जरूर होऊ शकतो आपण महान बनू शकतो देवा समानही बनू शकतो मंदिरात जाऊन देवी देवतांची पूजा करून त्यांच्याकडे सर्व संपन्नतेचे वरदान मागण्यापेक्षा त्यांच्यासारखे बनण्याचा संकल्प करा वरदान मागून मिळत नसते ते पुरुषार्थाने मिळवायचे असते मित्रांनो सर्वगुण प्राप्त आपण जरी नाही करू शकलो तरी काही गुण मात्र आपल्या मेहनतीने तरी आपण प्राप्त करू शकतो पण त्यासाठी हवे आहेत प्रयत्न प्रयत्नांचे सातत्य हवे कारण मित्रांनो आजचा मानव मूल्य हरवून बसला आहे वैज्ञानिक प्रगती व त्यामुळे प्राप्त होणाऱ्या सुख सुविधांमुळे तो भौतिकवादी बनला आहे हवा पाणी अग्नी पृथ्वी आकाश इत्यादींचे सहाय्य घेऊन मानवाने अनेक सुविधा यंत्रे शोधून काढली चंद्रावरही पाऊल ठेवले आहे ग्रहांचा ताऱ्यांचा अभ्यासही केला आहे मानवी शरीर अनेक घटना अनु रेणू इत्यादींचा अभ्यास केला अनेक साधनांचीही निर्मिती केली परंतु मित्रांनो खंत या गोष्टीची आहे आत्मिक उन्नती मात्र मनुष्य करू शकला नाही आणि त्यामुळे इंद्रिय आज मनुष्याच्या ताब्यात राहिली नाही आहेत साडेतीन इंच असणारी जीभ त्यावरही माणसाचा ताबा राहिलेला नाही आहे व्यसनांना तिलांजनी देऊ शकत नाही या सर्वांचे मूल कारण आहे मानवी मूल्यांचा ऱ्हास आज माणसाची सहनशक्ती कमी झाली आहे त्यामुळे वादविवाद घडत आहेत परिणामी मनुष्य अशांत होत आहे दुःखी होत आहे कित्येक मनुष्य चुकाच मान्य करत नाहीत त्यात त्यांना कमीपणा वाटतो मित्रांनो चुका मान्य करण्यासाठीही खूप मन मोठे असावे लागते मन मोठे केले तर सर्व व्यवहार प्रेमाने आपुलकीने करता येतात कशी ही परिस्थिती आपल्याला बदलता येते नैतिकतेद्वारे तिच्यावर मात करता येते म्हणून या ठिकाणी मला एक प्रसंग आठवतो शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील हा प्रसंग एका मराठी सरदाराने मुस्लिमांकडील तारुण्याने रसरसलेल्या लावण्यवतीस महाराजांपुढे उभे केले त्यांचे काही वेगळेच आराखडे होते त्याने महाराजांना ओळखले नव्हते क्षणाचाही विलंब न करता महाराजांनी हुकूम केला या आमच्या बहिणीला सन्मानाने तिच्या घरी पोचवा यावरून महाराजांच्या नित्तीच्या कल्पना किती उदांत होत्या हे आपल्याला लक्षात आले असेल इथेच त्यांच्या चारित्र्याचेही दर्शन घडते नित्ती मूल्यांची जपवणूक या लोकांनी केली म्हणून आज ते आदर्श आहेत विरुद्ध पक्षातील लोकांचीही मने ते जुंकू शकत होते फक्त मूल्यांमुळेच हे या प्रसंगातून आपल्याला लक्षात येते दुसरा प्रसंग मित्रांनो एके दिवशी गुरुजींनी वर्गातील मुलांना एक गणित सोडून आणायला सांगितले आवड होते दुसऱ्या दिवशी गुरुजींनी मुलांच्या पाट्या तपासण्यास सुरुवात केली कोणालाही ते सोडून आणता आले नाही गोपाळ नावाच्या एका मुलाने मात्र ते सोडवून आणले होते गुरुजी त्याची पाठ थोपटवून म्हणाले शाब्बास गोपाळ शाब्बास पण हे काय गोपाळ मात्र मुसमुसून रडू लागला आणि गुरुजी मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले गोपाळ का रडतोस हे त्यांच्या लक्षातच येईना गोपाळला जवळ घेऊन रडण्याचे कारण विचारले तो म्हणाला गुरुजी हे गणित मी सोडवले नाही वरच्या वर्गातील माझ्या मित्रांकडून मी ते सोडून आणले आहे या शाब्बासकीस मी पात्र नाही आहे आणि हे ऐकून गुरुजींचे अंतकरण भरून आले ते पुन्हा गोपाळाला म्हणाले शाब्बास गोपाळ शाब्बास गोपाळ ही शाब्बास की तुला खरं बोलल्याबद्दल आहे तू मोठा होशील व शाळेचे नाव काढशील तो मुलगा कोण असेल मित्रांनो तोच मुलगा मोठेपणीचे सत्यवादी गोपाळ कृष्ण गोखले आज आपल्यासमोर आदर्श आहेत केवळ नीतिमूल्यांमुळेच मित्रांनो खरे बोलणे प्रामाणिकपणा ही ही नित्यमूल्य आहेत सहनशीलता दया कर्तव्यपालन इतरांचे दोष न पाहणे क्षमा करणे नम्र राहणे प्रसन्न राहणे स्नेही बनणे हानी लाभ यामध्ये समान राहणे तसेच प्रेम शांती करुणा परोपकार सहयोग रत्नांप्रमाणे झळकणारी ही मूल्य आहे आणि ही आज आपल्यामध्ये धारण करण्याची काळाची गरज आहे मित्रांनो कोणी महान बनले असतील तर हे त्यांनी जोपासलेल्या जीवन मूल्यांमुळेच मूल्यांमुळेच गौतम बुद्ध येसू ख्रिस्त मोहम्मद पैगंबर हे सर्व धर्मस्थापक असो लिंकन महात्मा गांधी झाशीची राणी अहिल्याबाई होळकर छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी धारण केलेल्या जीवनमूल्यांमुळेच मूल्यांमुळेच आज ते एवढे मोठे बनले आहेत पण दुर्दैवाने आज या मूल्यांचा लोकांना विसर पडला आहे नाही म्हणायला कुठे कुठे कधी कधी काही जीवनमूल्य धारण केलेली मंडळी आढळतात पण अल्प खूप अतिअल्प प्रमाणात म्हणून मित्रांनो आज आपण आपल्या आदर्श लोकांना समोर ठेवून आपल्या जीवनामध्ये मूल्यांची धारणा करून मूल्यवान बनूया आणि मूल्यांची आपल्या जीवनात खूप जोपासना करून आपणही आपले जीवन सुगंधी फुलाप्रमाणे सुगंधी बनवूया नमस्कार पंछी तू है ये